श्रीधर स्वामीकृत श्री राम विजय अरण्यकांड अध्याय तेरावा दंडकारण्याच्या मार्गावर स्वातीच्या थेंबापासून मोती बनतो दुधापासून लोणी निघते उसापासून साखर बनते केळीपासून कापूर निघतो कस्तुरी मृगापासून कस्तुरी निघते त्याप्रमाणे संस्कृत भाषेपासून मराठी भाषा निघाली आहे मूळ संस्कृत भाषेत असलेले रामायण मी आपणास मराठीत सांगत आहे हा रामविजय ग्रंथ सांगत असताना मी अनेक दृष्टांत दिले आहेत कमळा वाचून सरोवराला शोभा नाही चंद्राशिवाय आकाशाला शोभा नाही हंसाशिवाय मानव सरोवराला शोभा नाही तशी दृष्टांताशिवाय ग्रंथाला शोभा नाही म्हणून या ग्रंथात मी अनेक दृष्टांत दिले आहेत राम लक्ष्मण आणि सीता चित्रकूट पर्वतावरून निघाले ते दक्षिणेकडे प्रवास करू लागले वाटेत ऋषीमुनींचे आश्रम लागत राम लक्ष्मण व सीता ऋषींचे दर्शन घेत त्यांच्या आग्रहाने आश्रमात काही काळ राहत आणि मग पुढे प्रवासाला निघत चालता चालता वाटेत अतिरी ऋषींचा आश्रम लागला तेथे दत्तात्रयांच्या मूर्तीचे त्यांना दर्शन झाले दत्तात्रेय रोज सकाळी प्रय प्रयाग क्षेत्रात स्नान करीत ते पांचाळेश्वरी अनुष्ठान करीत कोल्हापुरात येऊन माध्याने भिक्षा मागत सूर्यास्त झाला की सह्याद्रीवर परत जा एवढी अत्री ऋषींची तपसाधना होती अत्री ऋषींची पत्नी अनुसया हिने सीतेला वस्त्रालंकार दिले अनुसयेने आपल्या कपाळाचे कुंकू सीतेला लावले न मळणारे वस्त्र आणि न सुकणारा सुगंधी फुलांचा हार तिने सीतेला अर्पण केला इथेच अनुसयेने सीतेला नारी धर्म समजावून सांगितला सीतेला तिने तुला कधीच भीती वाटणार नाही असा वर दिला अत्री ऋषींची आज्ञा घेऊन राम दक्षिणदेशी निघाला अत्री ऋषींनी रामाला सांगितले अरण्यात राक्षस खूप त्रास देतात ऋषी मुनींच्या स्त्रिया पळवतात सीतेला जराही दृष्ट्याआड होऊ देऊ नको रामाने अखेरी ऋषींचे म्हणणे ऐकून घेतले आणि अश्रुपूर्ण नेत्रांनी ऋषींचा निरोप घेतला तेथून प्रभू रामचंद्र माहूर येथे रेणुका मातेचे दर्शन करण्यासाठी गेले त्यांनी तिची प्रार्थना केली जशी रामाची कौशल्या माता तशीच ही रेणुका परशुरामाची माता होती पुढे राम लक्ष्मण सीता वाट चालू लागली तिघेही एकमेकांना जपत असत तिघेही एकमेकांची काळजी घेत त्यामुळे तिघांचा थकवा नाहीसा होईल ते वनातून चालले असताना हिंस्त्र पशूंनी आपला वैरभाव सोडून दिला रामाचे आगमन दंडकारण्यात झाल्यामुळे सतत वसंत ऋतूच असावा अशी सृष्टी फळाफळांनी नटली दंडकारण्याच्या मार्गात विराज नावाचा राक्षस रामावर धावून आला धगधगत्या विस्तवासारखे डोळे कपाळी शेंदूर फाटलेला आगीच्या लोळासारखी जीभ बाहेर आलेली केस पाठीवर मोकळेच सुटलेले अगदी पर्वतासारखा काळा कोट्ट गळ्यात माणसांच्या मुडक्यांच्या माळा हातामध्ये शूळ परिचित डोक्यावर सिंह हत्ती आणि इतर प्राण्यांचे चांबडे बांधले होते लाथेसरशी तो वृक्ष मुळासकट उपटीत होता पुढे रघुनंदन चालला होता तोच मागून विराह धावून आला आणि एकदम जानकीला उचलून त्याने दाट जंगलात नेले जानकीचा अर्थ स्वर रामाला होता पण दाट झाडीमुळे डोळ्यांना जानकी मात्र दिसत नव्हती लक्ष्मणाने एका क्षणात अर्धचंद्र बाणाने वनातील सगळी झाडे समूळ उपटली विराधाला लक्ष्मण म्हणाला आता या एकाच बाणाने मी तुला ठार मारतो माझा हा एक बाण अगस्ती ऋषीच समज तेव्हा विराज म्हणाला तुम्ही थीट असलात तरी तुम्हाला मी आत्ताच मुष्टीप्रहाराने ठार करतो असे म्हणून त्याने सीतेला खाली ठेवले आणि तो राम लक्ष्मणावर धावला तेव्हा रामाने विराधावर दोन बाण सोडले त्याने विराधाचे हात तुटले आणि ते आकाशात फेकले गेले आणि सूर्यमुखी बाणाने विराजाचे डोके उडवले विमानातून देवानी रामावर पुष्पवृष्टी केली विराजाचे शिर रामाच्या पायाशी येऊन पडले त्या राक्षसामधून दिव्य देह धारण करून एक गंधर्व बाहेर आला रामाला नमस्कार करून म्हणाला आज मी मुक्त झालो सहस्त्र वर्षे मी येथे निशाचर बनून तुझी वाट पाहत आहे मी तुंबर नावाचा गंधर्व होतो मी गायन करताना मद्यपान केले म्हणून कुबेराने मला राक्षस होशील असा शाप दिला मी उशाप मागितला तेव्हा कुबेर म्हणाला तुला वनात रघुवीराने ठार मारले की तुझा उद्धार होईल तुम्ही माझा उद्धार केला असे म्हणून त्याने रामाला नमस्कार केला तो विमानात बसून स्वर्गात गेला जाताना रामाला म्हणाला तुमच्या दर्शनासाठी शरभंग ऋषी आतुर झाले आहेत तुमचे दर्शन घेतल्याशिवाय ते ध्येय सोडणार नाही विराजाचा वध करून राम शरभंग ऋषींच्या आश्रमापाशी आला सगळे ऋषी मुनी रामाच्या दर्शनासाठी धावले शरभंग ऋषींना गलित कुष्ठरोग झाला होता रामाच्या दर्शनासाठी ते आले अंगावर घेतलेली गोधडी थरथर कापत होती लक्ष्मणाने विचारले या गोधडीखाली काय हलते आहे तेव्हा ते लक्ष्मणाला म्हणाले जो देह भोग आहे तो भोगल्याशिवाय सुटका नाही असे म्हणून त्यांनी आपले हात दाखवले आणि सांगितले येथील हवा आणि थंड पाणी यामुळे अशी दशा झाली आहे लक्ष्मणाने रामाकडून वर मागायला सांगितले त्याप्रमाणे त्यांनी रामाकडे वर मागतात तुम्हाला गरम पाणी दे आणि मग पुढे जाईन असे रामाने त्यांना सांगितले राम गौतमी नदीत स्नानास उतरला तेव्हा रामाला शरभंग ऋषींनी दिलेल्या वचनाची आठवण झाली त्याने अग्निबाण धनुष्यास लावला विजयसारखा लवत तो शरभंग ऋषींच्या आश्रमापाशी आला तिथे गरम पाण्याचे कुंड निर्माण झाले ऋषींचे शरीर दिव्य झाले इंद्राने स्वतः त्यांना विमानातून अमरलोकी नेले पुढे राम सुतीक्ष्ण सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमात तीन दिवस राहिले तिथे त्यांना अनेक ऋषीमुनी भेटले प्रत्येक साधूच्या वेगवेगळ्या साधना होत्या पुढे पुढे पांचाळेश्वराचे रम्यस्थान लागले तेथे भूमीतून गायनाचे स्वर ऐकू येत होते रामाने विचारले हे काय आहे तेव्हा तापसी म्हणाले मंद कर्ण हा म्हणून महान तपस्वी होता त्याची तपसाधना खंडित करण्यासाठी इंद्राने पाच अप्सरा पाठवल्या कर्ण विवरात त्यांचे गायन ऐकतो आहे मंदकर्णाने आल्याच्या अंतर्ज्ञानाने ओळखले तो विवरावरील आच्छादन दूर सारून बाहेर आला त्याने प्रभू रामचंद्रांचे चरण धुतले नंतर राम पुन्हा सुतीक्ष्णांच्या आश्रमात आला अगस्ती ऋषींचे दर्शन घेण्याची रामाने इच्छा प्रकट केली श्रीकृष्णाने अगस्त्य ऋषींचा पराक्रम रामाला सांगितला आतापी वातापी इलवल हे तीन राक्षस शंकराच्या वराने उन्मत्त झाले होते ते ऋषी मुनींना जेवायला बोलावत त्यातील वातापी अन्नरूप होई आतापी पाणीरूप होई आणि इलवल वाढप्याचे काम करी आलटून पालटून ते अशी कामे करून आपणाकडे वाटून घे अन्न अंशाने वातापी मुनींच्या पोटात गेला की वाढणारा म्हणायचा आतापी वातापी बाहेर आहे मग हे आतापी वात वातापी वातापी आतापी त्या ब्राह्मणाचे पोट फाडून बाहेर ते अशा तऱ्हेने राक्षस त्या ब्राह्मणाला ठार मारायचे असे कितीतरी ब्राह्मण या राक्षसाने ठार मारले एकदा अगस्तीला त्यांनी जेवायला बोलावले आतापीने मधुरवाणीने त्यांचे स्वागत केले इकडे वातापी फळाचे रूप घेऊन बसला फळाचे भक्षण केल्याबरोबर त्याचे कपट कारस्थान अगस्तींच्या लक्षात आले त्यांनी पोटावरून हात फिरवला आणि त्याचे आतल्या आत भस्म केले दोघे वा वातापी वातापी बाहेर ये म्हणून लागले बाहेर बाहेर बाहेर ये म्हणू लागले वातापी अगस्तीने पचवून टाकलेला पाहून दोघांनी अकरा विकरा रुपये घेतली अगस्तीने एकाच बाणात आतापीचे शिर धडापासून वेगळे केले आणि इलवल थेट समुद्रात पळाला तेव्हा रागाने या अगस्तीने सबन सबन समुद्रच प्राशन केला अशा महापराक्रमी अगस्ती ऋषींच्या आश्रमात रामा तू चलच सुतीक्ष्णांच्या आश्रमातून राम अगस्ती ऋषींच्या आश्रमाकडे निघाले वाटेत महामुनी नावांचा नावाचा अगस्तीचा भाऊ भेटला तेथे एक दिवस राहून राम अगस्ती वनात आले या वनात निरनिराळे वृक्ष बहरले होते वृक्ष बहरल्यामुळे सूर्यकिरण दिसत नव्हते नारळी पोफळी कोकम अशोक डाळिंब सावरी पारिजातक मंदार तुळसी वाळ्यांची सुवासिक बेटे येथे पसरली होती पशूंनी वैरभावना सोडली होती सिंहाच्या पोटावर गाय स्वस्त झोपे मोराच्या पायातून साप फिरत असत पंडितासारखी पक्षी शास्त्र चर्चा करीत वनात ठिकठिकाणी शिष्य वेदाध्ययन करीत होते कोणी समाधी सुख भोगीत होते तर दुसरे मौनातच सुख मिळवत होते राम आल्याचे कळतात शिष्य अगस्त्य ऋषीकडे धावले राम सीता व लक्ष्मण येत आहेत हे ऐकताच ऋषींना अतिशय आनंद झाला ते सगळ्यांना सांगू लागले समाधी जप तप अनुष्ठान करून ज्यांच्या चरणाचा लाभ होतो तो श्रीराम आज आपल्याला विनासायास भेटत आहे मी पुन्हा सोडून नद्या जशा समुद्राकडे जातात तसे ऋषींचे समुदाय रामचरणी विलीन होण्यासाठी निघाले राम लक्ष्मणाने ऋषींचे समुदाय पाहून त्यांना नमस्कार केले अगस्ती ऋषींनी पुढे होऊन रामाला आलिंगन दिले ऋषींचा समुदाय पाहून जानकी लज्जित होऊन एका बाजूला उभी राहिली ऋषींच्या पत्नी रामचंद्राला पाहण्यासाठी वेगाने पुढे आल्या सगळ्या ऋषींच्या मधील रामचंद्र कोणता हे त्यांना ओळखू येणार त्या सीतेला शरण आल्या आणि म्हणाल्या आम्हाला रघुवर कोणता ते सांग ना ऋषीपत्नी प्रत्येक ऋषींचे वर्णन करून विचारित होत्या तो आहे का ग रघुनंदन सीता मानेनेच नकार देत होती बोट दाखवून तो राम आहे म्हणावे तर दुसरीकडे राम नाही का हा तिला प्रश्न पडला जो एक देशी नाही निर्गुण निराकार आहे तो अंगुली निर्देशाने कसा दाखवावा हा प्रश्न तिला पडला ऋषीपत्नीने अचानक नीळ वर्णाचा कमळाप्रमाणे मोठे नेत्र असलेला सुहास्यवर्धन रामचंद्र पाहिला त्यांनी त्याचे वर्णन करून सीतेला विचारले तोच का राम सीतेने मानेनेच होय म्हटले रामाचे दर्शन होतात ऋषीपत्नी ब्रह्मानंदी तल्लीन झाल्या नंतर त्यांना लक्ष्मण कोणता तेही कळले अगस्ती ऋषीने रामरूपी परमानंदाला आश्रमात नेऊन त्याची पूजा केली त्यांनी अक्षय बाण भाते रामाला अर्पण केले अस्त्रे मंत्र सामर्थ्य रामाला दिले रामाला रा रावणाला मारण्यासाठी एक बाण दिला राम अगस्ती ऋषींच्या आश्रमात एक महिना राहिला रामाने अगस्ती ऋषींना विचारले मला राहण्यासाठी योग्य जागा कोणती ते सांगा अगस्ती ऋषींनी सांगितले गोदावरी काठी पंचवटी येथे येऊन तुम्ही पुढचा काळ घालवावा तो सल्ला ऐकून राम सीता व लक्ष्मण पंचवटीकडे निघाले राम सीता व लक्ष्मण पंचवटीकडे चालले असता वाटेत पर्वतासारखा मोठा अकरा विक्रा जटायू नावाचा वृद्ध पक्षी बसला होता राम लक्ष्मणानं तो राक्षसच असे वाटले ते त्याच्यावर बाण सोडणार तेवढ्यात तो मनुष्यवाणीने बोलू लागला तू कोण आहे रामाने सांगितले मी दशरथ पुत्र राम आहे ते ऐकून जटायू रामाजवळ आला तो सांगू लागला कश्यपाचा मुलगा अरुणी अरुणीचा मी मुलगा आहे सुपर्ण माझा काका माझे नाव जटाई संपाती हा माझा मोठा भाऊ दक्षिण सागरी तो राहतो तुझे वडील दशरथ मला भाऊ मानत देवदानवांच्या युद्धांच्या वेळेस मी त्यांना मदत केली ही गोष्ट ऐकून रामाने जठ्ररूपी मित्राच्या गळ्यात मिठी मारली जटायूच्या नेत्रातून प्रेमाश्रू आले जटायूने सांगितले मी आता तुम्हाला मदत करी त्या तिथे लक्ष्मणा बांधकुटी राम सीता व लक्ष्मण पंचवटीत आले तेथे गोदावरी नदी संतपणे वाहत होती तिच्या काठी निरनिराळ्या फुलांचे आणि फळांचे वृक्ष होते ते फळाफुळांनी फुलाफळांनी लहडलेले होते रानातून हरणे इकडे तिकडे बागडत होती निसर्ग अतिशय सुंदर होता ते रमणीय स्थळ रामाला आवडले मग राम म्हणाला लक्ष्मणा या ठिकाणी एक परिणकुटी बांध लक्ष्मणाने फार थोड्या काळात तेथे एक झोपडी बांधली ती पाहून राम म्हणाले काय छान झोपडी बांधली आहे शाब्बास लक्ष्मण रोज फळे फुले आणत असे तो स्वतः मात्र चौदा वर्षे संपूर्ण निराहार राहिला तो झोपत नसे जेवत नसे सीतेच्या आज्ञेशिवाय लक्ष्मण फळे कधीच खात नसे सीतेला वाटेल लक्ष्मण वनात फळे खाऊन मग इथे आणत असेल म्हणून ती लक्ष्मणा फळे खा असे कधीच म्हणत नव्हते राम सीता झोपले की लक्ष्मण त्यांचे रक्षण करीत असे युद्धात लक्ष्मणाची शक्ती आवश्यक ठरेल हे जाणून रामाने त्याला त्याच्या व्रतपालनापासून ढळू दिले नाही पंचवटीत भिल्ल स्त्रिया फळे फुले घेऊन रामाच्या दर्शनाला येत त्यांची निष्काम भक्ती पाहून राम आणि सीता ती फळे खात रामाला पाहण्यासाठी सृष्टी देवताच आली होती पंचवटीत फळे फुले बहरू लागली गोदावरी नदी आनंदाने वाहत होती अध्याय तेरा समाप्त